अंतरात्म्याचा आधार घ्या तुम्हाला शक्ती सामर्थ्य व शांती हवी असेल तर स्वतःच्या अंतरात्म्याची मदत घ्या तुम्ही संपूर्ण जगाला धोका देऊ शकता परंतु स्वतःच्या अंतरात्म्याला आजवर कोण फसवू शकले आहे जीवनातील प्रत्येक कार्यात जर अंतरात्म्याची संमती मिळवली तर विवेक पथावरून तुम्ही कधीही भ्रष्ट होणार नाही संपूर्ण जग तुमच्या विरोधात जात असेल परंतु तुम्ही स्वतःच्या अंतरात्म्याच्या आदेशाचे पालन केले तर तुमच्या यशाचा मार्ग या जगात कोणीही अडवू शकणार नाही मनुष्य जेव्हा स्वतःला अद्वितीय समजू लागतो आणि चारित्र्याच्या दृष्टीने स्वतःला सर्वश्रेष्ठ समजू लागतो तेव्हा त्याचे आध्यात्मिक पतन होते